आज जगी मी झाले आई आज जगी मी झाले आई या सौख्याला उपमा नाही उपमा नाही उपमा नाही काल पित्याची दुषिता कालपतीची होते कविता पण बाळाला हृदयी धरता पण बाळाला हृदयी धरता आज फळाला ये पुण्याई ये पुण्याई ये पुण्याई आज जगी मी झाले आई या सौख्याला उपमा नाही उपमा नाही उपमा नाही मऊ मऊषा या ओठावर नुसलुशी तशा या गालावर ओठटे कथा माझे क्षणभर शरीराची आवाघे पुलकित होई पुलकित होई पुलकित होई आज जगी मी झाले आई या सौख्याला उपमा नाही उपमा नाही उपमा नाही दोघान् चापि पीचि गाठ अताना निकटायाचि पूर्तता त्रिजन्माचि कीतपूर्तता त्रिजन्म परन तूं करा या वण आई या वीण आई या वीण आई आज जॾहिं झाले आई आज जॾहिं झाले आई